एके घाई खेळता न पडशी डाई दुचाळ्याने ठकशील भाई रे त्रिगुणांची फेरी थोर कष्ट होशी या चौघांची तरी धरी सोई रे खेळ खेळून या निराळाची राही सांडिया विषयाची घाई रे तेनेची खेळी बसवंत होशी ऐसे सत्य जाने माझ्या भाई रे शिंपियाचा पूर एक खेळी आणामा तेने विठ्ठल बसवंत केला रे आपुल्या सवंगडिया शिकवणी घाई तेने सततर फड जागविला रे एक घाई तातून चुकेची कोठी तया संत जन मानवले रे ज्ञानदेव मुक्ताबाई वटेशोर चांगा सोपान आनंदे खेळती रे कान्हो गोवारी त्यानी वसवंत केला आपण भोवती नाचती रे सकळी का मिळोनी एकीच घाई त्याच्या ब्रह्माधिक लागती पायी रे रामा बसवंत कबीर खेरिया जोडा बरवा मिळाला रे पाचा सवंगडिया एकची घाई तेथे नाद बरवा उमटला रे ब्रह्मादिक सुरवर मिळून यात तो तोही खेळ निवडिला रे ब्राह्मणाचा पूर खेळ या एका भला तेने जन खेळ कर केला रे जनार्दन बसवंत करून तेने वैष्णवांचा मेळ मेळविला रे एकची घाई खेळता खेळतो आपणची बसवंत झाला रे आणिक खेळी होऊन या गेले वर्णावया वाचा मज नाही रे तू का म्हणे गडे हो हुशारुनी खेळा धरून या सोयी रे एकची घाई खेळता जो चुकला तो पडेल संसार डाई रे अद्वैताच्या व्रतीने आणि सर्व काही एकच आहे या भावनेने तू जर हा खेळ खेळलास तर मग मात्र या संसाराच्या डावामध्ये किंवा या संसाराच्या चक्रात तू कधी सापडणार नाहीस मात्र द्वैताच्या भावनेने जर तू हा खेळ खेळलास तर हे घड्या तू फसलास रे बाबा यामुळे तू सत्वरज तमळ या त्रिगुणांच्या चक्रामध्ये सापडून फारच कष्टी होऊन जाशील आणि पुढे दिलेल्या चौघांची उदाहरणे तू नीट ध्यानात ठेव त्याला कधी विसरू नकोस जगामधील संसाराचा जरी तू खेळ खेळलास तरी तू या संसारापासून पूर्णपणे तर राहा बाह्य विषयांची सारी संगत तू सोडून दे अशा खेळामुळे तू प्रत्यक्ष ईश्वर भावून जाशील हे जे मी काही तुला सांगतोय हे माझे सत्यवचन आहे हे भाई तू हे नीट समजावून घे आणि त्याप्रमाणे आचरण कर पंढरपुरात नामदेव नावाचं एक शिंप्याचं पोर थोर खेळगडी होऊन गेले आहे त्याने श्री विठ्ठलालाच आपले आराध्य दैवत बनवलं आणि आपल्या सर्व सोबत्यांना याच मार्गानं याच पद्धतीनं शिकवण दिली आणि वारकरी पंथाचा स्वतंत्र फळ पंढरीच्या वाळवंटामध्ये निर्माण केला याने एकत्वाच्या वृत्तीने खेळ खेळल्यामुळे त्याची कुठेच फसवणूक झाली नाही तो कुठे फसला नाही किंवा तो कुठं चुकला सुद्धा नाही त्यामुळे त्याला संत लोकही मान्य झाले ज्ञानदेव मुक्ताबाई चांगा वटेश्वर आणि स्वपानदेव सुद्धा आनंदाने हा खेळ सुरू करून तसेच कान्होबा गवळी यास आपले उपास्य दैवत बनवले त्या कान्होबाच्या भोवती हे फेर धरून नाचले त्या सर्वांना मिळून एकदमच आपल्या प्रभूविषयी आपल्या देवाविषयी आवड निर्माण झालेली पाहून ब्रह्माधिक देवसुद्धा त्यांच्या पायावर नम्र होऊन झुकले प्रसिद्ध असणारे जे उत्तरेतील साधू कबीरदास याने प्रभू रामचंद्रांना उपास्य दैवत केले आणि आपला खेळ सुरू केला कबीर आणि राम यांची जोडी फार चांगली जमली या पाच सौंगड्यांनी खेळाची एकच घाई करून ईश्वर भजनाचा फार मोठा नाद निर्माण केला प्रमाधिक आणि श्रेष्ठ देव यांनी सर्व खेळामध्ये याच खेळाची निवड केलेली आहे पैठणमध्ये राहणारा एक ब्राह्मणाचा पोर एकनाथ नावाचा असाच थोर खेळगडी होऊन गेला त्याने आपल्या जनार्दनाला खेळगडी बनवली जनार्दन स्वामीस उपास्य दैवत केले आणि वैष्णवांचा मेळा पुन्हा जमा केला आणि या खेळाच्या घाईमध्ये तो स्वतःच विश्वरूप होऊन जनता जनार्दन रूप होऊन गेला आणखी पुष्कळ खेळगडी थोर थोर असे होऊन गेलेले आहेत त्यांचे वर्णनही करायला मी समर्थ नाही अशा श्रेष्ठ खेळगड्यांचं वर्णन करायला माझ्याकडे वाणी शिल्लक नाही तुकाराम महाराज म्हणतात हे गडे हो चांगले सावध राहून तुम्ही हा खेळ खेळा आधी होऊन गेलेल्या या खेळगडांचा या संतांचा मार्ग तुम्ही नीट ध्यानात ठेवा आणि मग खेळ खेळा एकच घाई करीत असताना जर खेळगडी चुकला तर मात्र तो या संसाराच्या डावामध्ये पुन्हा फसतो म्हणून मार्ग अजिबात चुकू नका नीट लक्ष देऊन खेळ खेळा बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळ जतीस पद राखू जेनी ती पर्या घाई अनुहाते वाई मांदळारे नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे साच हुवे वेगळा ट्राही निराळा गाऊ वाजवू एक चाळारे विसरती पक्षी चारा घेणे पाणी तारुण्य देह भाव बाळारी आनंद तेथीचा मुखियासी वाचन बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळी पांगळाशी पायू तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे या खेळामध्ये बारा किंवा सोळा गड्यांचा जो समुदाय आहे तो मिळवून त्यामधील जो सतरावा गडी आहे तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहे या टिपऱ्यांच्या काही गर्दीमध्ये येतीचे पद मात्र रक्षण करा येथे मृदंगांचा अनुहात ध्वनी सातत्यानं उमटत आहे आणि हे खेळगड्यानो आपण नाचत नाचतच पंढरपूरला जाऊया आणि तेथील विठ्ठल रखमायचे डोळे भरून दर्शन घेऊ हा विठ्ठल सहा शास्त्रे चार वेद अठरा पुराणे यांच्याहून पूर्णपणे वेगळा आहे त्यालाच आपण गाऊया त्याच भजन करूया त्याच्याच रूपाचं स्मरण करूया याच्या नादाने पक्षी सुद्धा चारा पाणी घेण्याचे विसरून जातात आणि तरुण स्त्री पुरुष आपला देहभावही विसरून जातात या ठिकाणचा आनंद काय वर्णन करावा येथे मुक्याला वाचा फुटते बहिऱ्यांना ऐकू येते आंधळ्यांना चांगले दिसू लागते आणि पांगड्यांनाही पाय फुटतात तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाच्या नामगजरामध्ये म्हातारी माणसंही तारुण्याने बेहोश होऊन नाचत असतात दोन्ही टिपरी एकची नादू सगुण निर्गुण नाही भेद रे उसरी अंगी मोडतील परी मेळविती एका छंदे रे काहीच नवजे वाया रे खेळी आयकची बसवंत अवघिया रे समविषम तेथे होऊच नेदी आगळी आगळ्या रे संत महंत सिद्ध खेळतील घाई तेच सांभाळी माझ्या भाई हात राखोनी आणि ती टिपर्या टिपरे मिळोनी जाय त्याची सोयी रे विताळाची अवघी जाईल वाया काय ते श्रंगारुनी काया रे निवडून बाहेर काढी निराळा जो न मिळे संताची या घाई रे प्रकाराची काज नाही सोडी लाजू निशंक होनिया खेळी रे नेनती नेनती चैके पावली मानू विठ्ठल नामाची या बळी रे रोमांच गुढी आडोलविती अंगे, भाव बळे खेळविती सोंगेरी तुका म्हणे कंठू सद्गतीत दाटी या विठोबाच्या अंग संगीरे हे माझ्या संगड्यानो टिपऱ्या दोन असतात पण त्या दोन टिपऱ्यातून उमटणारा जो नाद आहे जो ध्वनी आहे तो एकच असतो त्याप्रमाणेच सगुण आणि निर्गुण ही दोन वेगवेगळी रूपे जरी भासत असली तरी त्यांच्यामध्ये अजिबात भेद नाही नाचण्याच्या भरामध्ये नाना कौशल्याने अंग मोडून विचित्र भाव दर्शवले जातात तरी त्या सर्वांचे लक्ष एका श्रीहरीकडेच असते खेळणाऱ्याचे काहीच वाया जात नाही सर्व खेळगड्यांचे दैवत एकच आहे या श्रेष्ठ ईश्वराकडे जेव्हा त्याचे लक्ष असते तेव्हा समविषम असा भेद शिल्लक राहत नाही या भेदाशिवाय असणाऱ्या परमेश्वरास तू जाण ज्या ठिकाणी कसलाही भेद नाही तिथंच हा माझा परमेश्वर उभा आहे भाई या ईश्वराच्या नादाने अनेक संत महंत सिद्ध खेळ खेळतील त्याच मार्गाने तूही या खेळाचा रंग सांभाळ दे बाबा स्वस्वरूपाचा हात राखून त्या साधू संतांनी टिपरीचा खेळ खेळलेला आहे नाहीतर टिपरी मिळून त्याचा काय उपयोग त्या टिपरीचा खेळ खेळ टिपरीचा किंवा टाळाचा ठेका चुकून सारे वाया जाईल असे करू नकोस बाहेरील सर्व शरीर श्रंगाराचा काय उपयोग साधूंच्या संगतीमध्ये जो मिसळून जाणार नाही त्यास या मेळाव्यातून निपटून बाहेर काढला जाईल वेगवेगळ्या बाह्य रंगांचे किंवा बाह्य डामडौलांचे काय काम आहे या ठिकाणी तू सर्व लाज सोडून सर्व शंका टाकून दे आणि या खेळामध्ये सहभागी हो सुरुवातीला काही जाणणारी नसतात पण पुढे या खेळामध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे एकत्वास पावतात भावभक्तीच्या सामर्थ्यावर खेळ खेळणाऱ्या व नाना सोंगे धारण करणाऱ्या भक्तांच्या अंगावर भक्तिप्रेमाच्या रोमांचच्या गुढ्या उभ्या राहतात या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाच्या अंगसंगामुळे रसाने कंठ अगदी भरून आलेला आहे विठोबामुळं हा कंठ दाटून येतो सदगतीत होतो या रे गडे धरू घाई जाणताही नेनता नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता फावले ते घ्यारी आता प्रेमदाता पांडुरंग आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग खिंडती रानू रानू भुजंगात काट्या म्हणू सुखतयाहून आम्हा गाता नाचता रे तुका म्हणी ब्रह्मादिका सावळी दुर्लभ सुखा आजी येथे आले फुका मुखा कीर्तनी बाबा रे तुम्हाला कळो किंवा न कळो पण हरिनामाची ओळ धरा आणि आपले हित साधण्यासाठी टाळी वाजवा यामुळे जो लाभ होत आहे तो पदरात पाडून घ्या भक्ती प्रेमाचा दाता पांडुरंग कृपा करायला पूर्णपणे सदैव तत्पर आहे आज खर तर मोठ्या सोन्याचा दिवस उगवला असून भक्ती प्रेमाला रंग चढला आहे या रानावनामध्ये कित्येक ठिकाणी काट्याकुट्यातून सर्पांच्या ठिकाणावरून हिंडे झाले तरी त्यातूनही या प्रभू प्रेमाचे सुख काही वेगळेच आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे अशा अवघड ठिकाणी जाण्यापेक्षा हरिनामात दंग होणे अधिक चांगले आहे तुकाराम महाराज म्हणतात या सावळ्या श्रीकृष्णाचे सुख ब्रह्मादिकांना सुद्धा लाभत नाही त्यांनाही ते दुर्लभ आहे पण आज या ठिकाणी या कीर्तनामध्ये आणि या नामस्मरणामध्ये सहजासहजी फुकटचे हे सुख मिळत आहे ते तुम्ही का बरे घेत नाही भीमातिरिक वसली नगर त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मोकाशी चार भुजा त्यासी बाईला सोळा हजार रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेरिया सुख देईल विसावारे पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याची सीमारे बळी आगळा पाळी लोकपाळा रेघ नाही कळी काळा रे पुंडलिक पाटील केली कुळवाडी तो झाला भव दुःखा वेगळा संत सज्जनी मांडिली दुकानी जया जे पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न रे दोन्हीच हाट भरले घन दाटू अपार मिळाले वार करी रे न वजू म्हणती आम्ही वैकुंठा जीही देखिली पंढरी रे बहुत दिस होती मज आसू आजी घडले सायाशी रे तुका म्हणे होयो तुमचेनी पुण्ये भेटी तया पाया शिरे भीमा नदीच्या काठावर चंद्रभागीच्या तीरावर एक नगर वसलेले आहे आणि त्या नगराचे नाव पंढरपूर असे आहे त्या ठिकाणचा मालक जो भगवान श्रीकृष्ण किंवा विठ्ठल आहे त्या चार हात असून सोळा हजार स्त्री आहेत बाबा रे आपण हसत नाचत त्याच्या गावाला जाऊया तो आपला सुखाचा विसावा देईल या मार्गात जे आधी गेलेले आहेत त्यांची चांगलीच तृप्ती होऊन गेली त्यांचे वर्णनही मला या ठिकाणी करता येणं शक्य नाही या ठिकाणचा मालक अतिशय बलाढ्य आहे लोकांचे रक्षण करणार आहे या ठिकाणी यमाच्या दोतांना कधीही शिरखाव होऊ शकत नाही येथील पाटील पुंडलिक असून त्याने देवाच्या शेतीवाडीची कुळवाडी केलेली आहे त्याने भक्तांना संसाराच्या दुःखातून पूर्णपणे मोकळे करून टाकलेले आहे या क्षेत्रात साधू संतांनी आणि सज्जनांनी आपापली भक्तीची दुकाने मांडली आहेत ज्याला जे हवे असेल ते या ठिकाणहून त्यांनी घ्यावे भोग आणि मोक्ष हे दोन्ही सुखासुखी सहज आणि फुकटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत पण त्यांच्याकडे कुणीच कसे पाहत नाही वर्षातून दोनदा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या ठिकाणी फार मोठे बाजार भरतात आणि या एकादशीच्या निमित्ताने अनेक वारकरी इथे जमा होतात हे वारकरी म्हणतात की आम्ही या पंढरी पुढे वैकुंठाला सुद्धा जाण्याचे मान्य करणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मला सुद्धा हे सुख पाहण्याची खूप दिवसांची फार इच्छा होती ती आज मोठ्या प्रयत्नाने पूर्ण झालेली आहे आणि हे संत हो तुमच्या पुण्याईमुळेच हे शक्य झालेलं आहे हे सफल झालेलं आहे त्याच्या पायाची भेट आज मला होत आहे पंढरी चोटा मांडीला खेळू वैष्णव मिळोनी सकळ रे टाळ टिपरी मांदळी नादरे झाला बसवंत देवकीचा बाळ रे चला ते कवतुक भाई रे पाहो डोळा कामी गुंतले ती काय रे भाग्यवंत कोणी गेले सांगाती ऐसे सुख त्रिभुवनी नाही रे आनंदाचे वादू सुखाचे संवादू एक एका दाखविती छंद साही अठराचारी घालून या घाई नाचती फेरी टाळ शुद्ध रे भक्ताची भूषणे मुद्रा भरणे शोभती चंदनाच्या उट्या रे सत्व सुंदर कास घालून कुसरी गरजती नाम बोभाटी रे हरिहर ब्रह्मा सहित भीमा देवकोटी ते तिसरी विस्मित भोवनी ठाकली सकळ जनू अमरावती केली ओ ओसरी वाणितील थोरी वैकुंठीची परी न पवे पंढरीची सरीरी तुकयाचा दास म्हणी नकाळस करू तू नर नारी सरी या पंढरपुरामध्ये सवाटेच्या बाजारपेठेत भक्त वैष्णवानी भक्तीचा खेळ मानलेला आहे आणि या सर्वांचं जे उपास्य दैवत आहे तो देवकीचा बाळ भगवान श्रीकृष्ण झाला आहे बंधुनो चला या त्या वाळवंटामध्ये जाऊन डोळ्याने ते कौतुक पाहू चला दुसऱ्या कामात तुम्ही आता गुंतलेले तर नाहीत ना जे त्यांच्या संगतीमध्ये गेले ते खरोखरच भाग्यवान आहेत त्यांना मिळालेले सुख या त्रिभुवनात सुद्धा दुसरीकडे कुठंच मिळू शकणार नाही या ठिकाणचा जो वाद विवाद आहे तो सुद्धा मोठ्या आनंदाचे आणि संवाद सुखाचे साधन आहेत ते सुद्धा मोठ्या सुखाने होत असतात एकमेकांना आपापले ते छंद दाखवत असतात सहा शास्त्रे चार वेद अठरा पुराणे घाईत वाचूनही याचा बोध होणार नाही तो एका टाळाच्या आणि नाचाच्या फेरीत शुद्धत्वाने होऊ शकेल कपाळावर मुद्रा हीच भक्तांची भूषणे आणि अलंकार आहेत त्यांच्या अंगावरील चंदनाची उटी त्यांना कशी शोभून दिसत आहे या भक्तांनी सत्वाची सुंदर कास मोठ्या कौशल्याने घातलेली आहे तसेच मोठ्याने ते हरिनामाची गर्जना करीत आहेत या क्षेत्रामध्ये हरिहर ब्रह्मदेव यांच्या बरोबर सर्व तीर्थासह भीमा नदी असून या ठिकाणी तेहतीस कोटी देवांची वस्ती निर्माण झालेली आहे या क्षेत्रामधील सर्व थाट पाहून सर्वजण अगदी आश्चर्यचकित होऊन जातात त्यामुळे जी इंद्राची अमरावती नगरी आहे ती सुद्धा ओस पडलेली आहे लोक खरे तर वैकुंठाची थोरवी गातात पण त्याची बरोबरी या पंढरपुराशी कधीच होऊ शकणार नाही तुकाराम महाराज म्हणतात की हे स्त्री पुरुषानो हे भक्तानो हे संतानो कसलाही आळस न करता या पंढरपूरच्या विठ्ठलावर चित्त ठेवा ब्रह्मादिकान कळी खोळू तेही आकड धरिली मोरी पावा वाहे काठी धावे पाठी गायीचे उच्छिष्ट न लभे देवा तेही सदैवा गोवळ्या तुका म्हणे जोड झाली ते हे माऊली आमुची अरे या भगवान श्रीकृष्णाचं जे खरं रूप आहे त्या रूपाची ओळख ब्रह्मादिकांना सुद्धा होत नाही या विठ्ठलाने स्वतःवर कुणाला न कळण्यासारखं पांघरून घेतलेलं आहे जणू काही खोळ वडून घेतलेले आहे ते कुणाला कळत नाही त्याच्या हातामध्ये पावा आहे मुरली आणि काठी असून तो गायीच्या पाठीमागे धावत असतो याच्या उष्ट्यासाठी देवाधिक सुद्धा अत्यंत प्रयत्न करतात पण त्यांना सुद्धा ते कधी मिळत नाही मात्र या गोपाळांना त्याचा नेहमीच लाभ मिळत असतो तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या भाग्याने याची जोड होऊन ही थोर माऊली आम्हाला प्राप्त झालेली आहे कान्होबा तू आलगट नाही लाज बहुधिट पाहिले वाईट बोलून या खोटी परीतून संडीशी खोडी करीशी केली घडी घडी पाडशी रोकडी तुटी माये आम्हाशी तू ठाईचा गोवळ अविचारी अनर्गळू चोरटा शिंदळ ऐसा पिटू डांगोरा जरी तुझी आई आम्ही घालू सर्वा ठाई तुका म्हणे तेही तुझ वाटे भूषण हे देवा हे कान्होबा तू फार मोठा दांडगा आहेस तुला कसल्याही प्रकारची लाज लज्जा कशी नाही तू फारच धीट आहेस रे तुला आम्ही वाईट आणि टाकून पुष्कळ वेळा बोललेलो आहे पण तू आपली खोड काही सोडित नाहीस जे आजपर्यंत करीत आलास तेच पुन्हा पुन्हा आताही करीत आहेस अशा या तुझ्या करण्याने तू तुमच्या आमच्यामध्ये अंतर मात्र पारशील हे ध्यानात ठेव खरे म्हणजे तू मूळचा गवळीस अगदी अविचार आणि स्वच्छंदी आहेस रे बाबा तू पक्का चोर आहेस वाई चालीच आहेस असा तुझा नावलौकिक सर्वत्र आम्ही पसरून टाकू जरी तुझी आई सर्वांच्या खाली घातली तरी ते सुद्धा तुला भूषणच वाटेल असे आम्हाला वाटते म्हणजे याचा अर्थ असा की तुला आम्ही कितीही टाकून बोललो काहीही केलं तरी सुद्धा तू भक्तांच्या चुका भक्तांच्या शिव्या सुद्धा तुला भूषणावच वाटतात भोजनाच्या काळी कानू मांडी आळी काला करी वनमाळी अन्न एकवटा देई निवडुनी माते म्हणतो जननी हात पिटोनी मेदनी वरी अंग घाली कैसाळी घेसी नवी तेची करविशी घेई दुसरे तयसी वारी म्हणे नको आता काय करू नये आसी हनुमारू नव्हे बुझाविता स्थिरू काही करीना हा त्वाची केली के ठाई आता निवडून खाई आम्हा जाची तोशी काही हरिशी म्हणे माता त्याची तया कुणू करविता तुटे भानू तव झाले समाधान उठून या बैसे माते बरे जाणविले अंग चोरुनी आपुले तोडियले का बोले कैसे सुख दुःख ताट पालवे झाकिले होते तैसे तेथे केले भिन्ना भिन्न निवडले अन्ने वेगळाली विस्मित जननी भाव देखून या मनी म्हणे नाही ऐसा कोणी तुझ सारी खारी हरुषली माई सुख अंगी न समाई कवळुनी बाहे देती आलिंगन आनंद भोजनी तेथे से धनी तुका म्हणे कोणी शेष मजू एकदा जेवण करत असताना श्रीकृष्णाने एक वेगळ्या प्रकारचा विचित्र असा हट्ट धरला वाढलेले अन्न त्याने सर्व एकत्र केलं आणि आईस म्हणाला की आता फिरून मला वेगळे करून दे श्रीकृष्णाने रागाने पृथ्वीवर लोळण घेतली आणि तो गडागडा लोळू लागला मग त्याची आई जी यशोदा माता त्याला म्हणाली की अरे कृष्णा अरे तुझा कसला रे हट्ट हा नसत्या गोष्टी तू का बरे करतोस मी तुला दुसरे पदार्थ वाढते पण तो तिला नको म्हणाला मग यशोदा मनाशीच म्हणाली आता मी करू तरी काय याला तर काही मारता येणार नाही याची समजूत कशाही प्रकारे केली तरी त्याला पटत नाही म्हणून ती म्हणते की कृष्णा तूच माझ्या हाताने पदार्थ एकत्र केलेस आता तूच ते निवडून खा आम्हाला विनाकारणाचा का बरे त्रास देतोस अशा प्रकारे कृष्णाचे समाधान त्याच्याच शब्दात केल्यानंतर मात्र त्याची समजूत पटली त्याचा हट्टही थांबून गेला आणि मग तो जमिनीवरून उठून बसला तेव्हा आईसही बरे वाटले आणि श्रीकृष्ण स्वतःचे अंग चोरून आईस म्हणाले की आई एकाच शब्दात माझे सुखदुःख जाणून तू माझा हट्ट कसा कदूर केलास त्यावर श्रीकृष्णाने पदराने झाकलेले ताट पाहिले आणि सर्व पदार्थ पूर्वी जसे होते तसेच निवडून ठेवलेले त्या ठिकाणी आढळून आले भगवान कृष्णाचे हे सामर्थ्य पाहून त्याची आई मनामध्ये चकित होऊन गेली आश्चर्यचकित झाली त्याची ती भावना पाहून ती त्याला म्हणाली की तुझ्यासारखा या तीन लोकांसुद्धा कुणी सापडणार नाही बाबा यशोदेला फार मोठा आनंद झाला तिच्या अंगामध्ये पुत्र प्रेमाचे सुख मावेनाशे झाले आपले दोन्ही हात पसरून तिने भगवान कृष्णास पोठाशी धरले दोघांनीही मोठ्या आनंदाने भोजन केले आणि दोघांच्याही मनाची पूर्ण तृप्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात या भोजनातील काही शिल्लक राहिलेला भाग आपणास मिळावा माझ्यासाठी काहीतरी शेष राहू द्या चला वळू गाई बैसू जेवू एके थाई बहु केली वनवन पाय पिती शिन खांदी भार पोटी भुकू काय खेळायाचे सुख तुका म्हणे धावी मग अवघे बरवे आपण सर्वांनी मिळून सर्व गायी वळून एका ठिकाणी जमा करूया आणि एका ठिकाणी बसू आज खूप पायपिटी झालेली आहे खूप चाललेलो आहे आणि वनवन फार झाल्यामुळे ताण मात्र खूप वाढलेला आहे खांद्यावर नुसतं शिदुरीचं ओझं घेऊन चालण्यात काय अर्थ आहे आणि पोटामध्ये कडाडून भूक लागलेली आहे अशा अवस्थेमध्ये खेळण्याचे सुख तरी कसलं मिळणार तुकाराम महाराज म्हणतात अशा वेळी श्रीहरेकडे धावून जावे आणि मग सर्व काही चांगलं होऊन जाईल नेनू वेळा काळू तुझ्या ने सकळू नाही नाही रे कान्होबा भय आम्हा पाशी वळूनी पूर्वीशी गाई पोटा खावया तुझ पाशी वई हे तो बोलो परी नाही तुका म्हणे बोलू अनुभवे बोलू हे भगवंता आम्हाला काळवेर असला काही प्रकार समजत नाही केवळ तुझ्या संगतीमध्ये आम्ही संतुष्ट झालेलो आहोत अरे कृष्णा आता आम्हा कशाचे सुद्धा कसल्याही प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही कारण तू आमच्याच गायी रक्षण करून आणि आम्हाला खायलाही देतोस तुझ्या भीतीने इतके शब्दही आम्ही खरे म्हणजे बोलू नयेत कारण तुकाराम महाराज म्हणतात की असे बोलणेही व्यर्थ आहे असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे कारण त्याला सर्व काही समजतं सारा विटी दांडू आणि काही खेळ मांडू बहुअंगाले डावू स्थिर नाही कोठे पावू होली हाने टोला झेली तेने तो गोविला एकमेका हाका मारी शेल जाळी एक धरी राजी आले नावू हे रान चुकेची धावू पुढे एक पाटी एक एके दोघा आटी एका सोस पोटी एक धावे हातपिटी तुका म्हणी आता खेळ मोडावा परत आता हा जो विटी दांडूचा आपण जो खेळ मांडलेला आहे तो आता मोडून टाकूया आणि दुसरा वेगळ्या प्रकारचा खेळ खेळण्यास सुरुवात करूया सारे डाव अंगावर आले आणि पाय कुठेच स्थिर नाहीत एकदा विटी कोल्ल्यानंतर आणि एकदा टोला मारल्यानंतर जो झेलतो तो गुंतून राहतो एकमेकास गडी हाका मारतात आणि शेलका वाटा हातामध्ये धरतात ज्यांच्यावर राज्य आलेले आहे किंवा जे खेळण्यास तयार झालेले आहेत त्यांची धावपळ काही केल्या चुकत नाही एक पुढे धावतो दुसरा मागे धावतो दोघांनाही धावावेच लागते आणि काही जणांना धावण्याची तर मोठी हाऊसच असते तर कित्येकांना धावताना हात पिटावा लागतो त्याला त्याचा फार क्षीण होतो तुकाराम महाराज म्हणतात हा खेळ आता आपण मोडून टाकावा हेच बरे पहाता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतनो गडी कानोबाचे ध्यानू आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला भगवान कृष्णाचे प्रेम एवढे मोठे आहे की तो गोपाळांचे उष्टी अन्नही भक्षण करतो या कृष्णाचे सोबती त्याच्या नामाचं अखंडपणे चिंतन आणि ध्यान करीत असतात आणि त्याने आपल्यावर आलेल्या डावाचे रक्षण करून वळणाऱ्या गायीच्या मागे धावावे तुकाराम महाराज म्हणतात की कानो आता तुम्ही सर्व काला एका ठिकाणी करा पहिला आगी कानो काय रे करावी न कळे ते कैसे आजी वाचू आम्ही जीवे धावरी हरी सापडलो संधी बोलण्याचे मधी बुद्धी काय करावी अवचिता जाळू येता देखी लावरी परतोनी पाहता आधी होतो पाठमोरी सभोता फिर रिग्न पुरे पडता तुका म्हणे जाणशी ते करावे अनंता अरे भगवंता पलीकडे आग पेटलेली आहे आग वनवा लागलेला आहे आणि आम्ही अशा वेळी काय करावे बरे आज आमचे जीव कसे वाचणार हे काही केल्या समजत नाही हे भगवंताय श्रीहरी तू आता धावत ये आम्ही मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहोत या आगीच्या प्रलयामध्ये आम्ही काय करावे हेच आम्हाला सुचत नाही तूच काहीतरी कर आणि आमचं रक्षण कर आम्ही आधी पाठमोरेच होतो पण जेव्हा वळून पाहतो तेव्हा आगीच्या ज्वाला आम्हाला दिसल्या सगळीकडे अग्नी एवढा पसरलेला आहे की बाहेर पडण्यास शिरकाव करायला कुठे जागाच दिसत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे अनंत हे प्रभू आता तुला जसं वाटेल तसं कर पण या अग्नीपासून मात्र आमचं संरक्षण कर भिऊ नका बोली झाकुनी आर हाडोळी चालविल देव धातो नाही बापरी रे हा देवांचाही देव कळू नेदी माव काय करी करवीते पसरुणी मुख विश्वरूप काय जाळू सारुनिया या संधी अवघे पाहती गोपाळू तुका म्हणी आम्ही मागे व्यालो आया विनू कळू आले आता या सांगाते नाही शिनू यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही आता मुळी सुद्धा भिवू नका मात्र आपले डोळे पूर्णपणे झाकून घ्या हे सर्व संकट देव आता निवारण करील यावेळी काही मनामध्ये भीती नाही मग गोपाळ मनाशी समजले की हा तर देवांचाही देव आहे काय चमत्कार करील आता काही सांगता येणार नाही मग श्रीकृष्णाने विश्वरूप पसरून सर्व आग तोंडाने गिळून टाकली आणि सर्व गोपाळांनी हातांच्या बोटांच्या फटीतून ते सर्व पाहिलं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मात्र उगीच भ्यालो या भगवंताच्या संगतीमध्ये कसलाच क्षीण नाही हे आता मास्क कळून चुकलेलं आहे